रामकृष्ण गोविंद राजा परीक्षिताने विचारलं मरताना माणसाने कशा प्रकारे मरावं तर अत्यंत सुंदर आणि जनकल्याणाचा प्रश्न या विचाराने लगेच याचं शुकाचार्याने उत्तर दिलं जन्मलाभ परः पुंसाम नारायण स्मृती जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती आता राजाने प्रश्न दोन विचारले त्यातला एक भाग होता मराव कस आणि एका भागाअंतर्गत मुख्यत्वे करून जगताना माणसाने कसं जगावं आता अंतकाळी केवळ आणि केवळ भगवंतांचं नामस्मरण करतच जर मी देहत्याग केला तरच मुक्ती मिळते असा याचा अर्थ आहे का अशी शंका राजा परीक्षिताच्या मनात आली असणार म्हणून ते जाणून शुकाचार्य स्वतःहून उत्तर देतात आणि ते सांगतात की अंतकाळी नाम घ्यावं घ्यावंच पण समजा अंतकाळी नाम घेतलं नाही तर मग नाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो बिजायते म्हणजे पुढच्या जन्मामध्ये त्याला एखाद्या उत्तम कुळात ज्या कुळात नाम परंपरा आहे भक्ती परंपरा आहे सात्विक परंपरा आहे अशा कुळातच जन्म येऊन मगच मुक्ती असा मार्ग आहे का का याच जन्मात आणखी काही मार्ग आहेत ही शंका ओळखून दुसऱ्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायात शुकाचार्याने मुक्ती मिळवण्याचे आणखी जे दोन मार्ग सांगितले सद्यो मुक्ती आणि क्रममुक्ती हे दोन मार्ग सांगितले एक तर भागवताच्या प्रवचनात हे किंवा हा विषय टाळून पुढे गेलो आपण तर काही फरक पडत नाही याला कारण असं आहे की सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती हे मार्ग मी थोडासा वैधानिक इशारा देतो आपण या मार्गाचे अधिकारी नाही आपण या मार्गाचा प्रयत्न करू नये करू नये एकतर अधिकारी नाहीच कलियुगात कुठल्याही माणसाला या मार्गाने मोक्ष मिळणं शक्य नाही हा थोडासा हटयोगाचा किंवा क्रियायोगाचा प्रकार आहे आणि मार्गदर्शनाखाली शिवाय याचा प्रयोग करू नये एकतर आणि दुसरं मार्गदर्शन करायला तरी अधिकारी कोण आहेत त्यामुळं एकतर मी हटयोग करू शकत नाही मला आसनच करता येत नाहीत त्यामुळं मी सुद्धा या विषयावर बोलण्याला अधिकारी नाही परंतु काही पुस्तकी ज्ञान काही थोडं तर्कशास्त्राला धरून ज्ञान देऊन भागवतात आहे तर तो विषय पूर्ण करावा या उद्देशाने मी प्रवचन यावर देणार आहे स्पष्ट आता सद्यो सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती सद्यो हा शब्द पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात आलेला आहे सद्य रुद्य वरुद्ध ते तर कृतीही शुश्रूषुभिस्तत्क्षणात भागवत श्रवण करण्याची नुसती इच्छा जरी झाली तरी तत्क्षणी सद्यो तत्क्षणी मोक्षप्राप्ती असं त्या श्लोकात म्हटलेलं आहे आणि हे एकदम केवळ शंभर टक्के सत्य आहे अर्थात तेवढी आर्थता पाहिजे तेवढी अनन्यता पाहिजे शरणागत पाहिजे हे भाग वेगळे तो विषय आत्ताचा आहे तर या हठयोगा अंतर्गत क्रियायोग या मार्गाने सुद्धा मोक्ष मिळवता येतो आता हे सद्यो आणि क्रममुक्ती म्हणजे काय आहे हे थोडक्यात समजावं म्हणून एक उदाहरण देतो उदाहरण अत्यंत गौण आहे अत्यंत गौण आहे मुद्दा पटवण्यासाठी सद्य म्हणजे ताबडतोब ताबडतोबचा अधिकारी कोण आणि कुठल्या मार्गानं त्याला मुक्ती मिळते त्याचं वर्णन आपण बघू परंतु एखादा अधिकारी आजच्या काळात व्यवहारातलं उदाहरण देतोय मी अधिकारी उच्च अधिकारी उच्च अधिकारी म्हणजे उच्च पदावर असणारा नव्हे जो पात्र आहे अत्यंत पात्र आहे श्रेष्ठ आहे मान्यवर आहे अशा एखाद्याला जर पंतप्रधानांची गाठ घ्यायची असेल तर त्याला पंतप्रधान स्वतःहून एखादं हेलिकॉप्टर किंवा विमान पाठवतात दिल्लीला बोलवून घेतात तो विमानतळावरून गाडीने डायरेक्ट प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये जातो तिथं प्राईम मिनिस्टरांचा जो पी ए असतो तो त्यांना परस्पर डायरेक्ट पंतप्रधानांच्या समोर घेऊन जातो त्या दोघांची चर्चा होते चर्चा झाल्यानंतर ते पात्र अधिकारी श्रेष्ठ परत येतात गाडीतून विमानतळावर येऊन विमानतळावर विमानाने परत मिरजेला परत येतात एका दिवसात एका दिवसात पंतप्रधानांची गाठ चर्चा आणि परत घडू शकतं की नाही सांगा त्याला जर त्या पात्रतेचा श्रेष्ठत्व प्राप्त झालेला अधिकारी व्यक्ती असेल तर हे घडू शकतं तुम्ही याला व्यवहारात जे उदाहरण दिलं त्याला अध्यात्मात सद्यो मुक्ती म्हणा ताबडतोब मुक्ती पंतप्रधानांची गाठ ताबडतोब आता क्रममुक्ती म्हणजे मला पंतप्रधानांची गाठ घ्यायची आहे मी पत्र लिहितो अपॉइंटमेंट घेतो ती सुद्धा मोठ्या मुश्किलीने मिळते महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळते मी निजामुद्दीनने छत्तीस तास प्रवास करून दिल्लीला जातो हॉटेलमध्ये उतरतो अकरा वाजता मी पंतप्रधानांच्या कार्यालयात जातो माझं नाव नोंदवतो कदाचित त्या दिवशी मला वेळ मिळतही नाही जरी अपॉइंटमेंट दिली असली तरी त्यांचं काहीतरी ऐन वेळेला काम निघतं मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं जातं नाव नोंदवून मी दुसऱ्या दिवशी जातो अकरा वाजता गेलो तरी दोन अडीच वाजता पंतप्रधानांची गाठ पडते मी गाठ पडली जी बोलून परत येतो आणि तशाच मार्गाने त्याच मार्गाने मी मिरजेला परत येतो साधारण या पंतप्रधानांच्या भेटीमध्ये एक आठवडा जातो क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने पंतप्रधानांची गाठ ताबडतो सद्यो म्हणजे सद्यो मुक्ती पंतप्रधानांची गाठ क्रमाक्रमाने म्हणजे क्रममुक्ती समजलं साध व्यावहारिक उदाहरण आहे हे उदाहरण अत्यंत गौण आहे चपखल बसणार नव्हे त्यामुळे उदाहरणच फक्त डोक्यात ठेवू नये आता मुक्ती म्हणजे काय आणि ती कशी मिळते आणि क्रममुक्ती म्हणजे काय ती कशी मिळते याच्याबद्दल भागवतात जे आहे ते मी तुम्हाला सांगतो वाचून दाखवतो याच्यावर आपण चिंतन करू समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग पुढच्या विषयाकडे वळू याच्यावरती फारसं काय मी प्रवचन देऊ शकणार नाही कारण मी स्वतः आधी मुक्तीलाच नव्हे तर क्रममुक्तीचा सुद्धा मी अधिकारी नव्हे तो मार्ग अत्यंत अत्यंत कठीण आहे आणि कलियुगात तो सामान्य लोकांना जमणारा नव्हे सामान्य नाही असामान्य लोकांना सुद्धा जमणारा नव्हे आता इथे काय म्हटलेलं आहे बघा स्कंध दुसरा अध्याय दुसरा आणि श्लोक पंधरावा पुस्तक काढा पुस्तक काढा आणि त्यात वाचा जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करील तेव्हा त्याने देश व कालाला मनात थारा देऊ नये सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून प्राणांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा मी तुम्हाला सद्य मुक्तीबद्दल वाचून दाखवतोय इथं सुरुवातीलाच म्हटलेलं आहे जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करील तेव्हा त्याने देश व कालाला मनात थारा देऊ नये हे मला नाही जमणार हे तुम्हाला नाही जमणार कालातीत हा अथर्व शीर्षा म्हटले मध्ये म्हटलेलं आहे ना तम देहत्रयातीत त्वम कालत्रयातीत त्वम देशत्रयातीत देशत्रय हा शब्द नाहीये पण आहे अवस्था तेच कालत्रयातीत आणि जे काय त्याच्यात आता म्हटलं माझ्या तोंडात शब्द येत नाही पण देश आहे त्याच्या अतीत जा कालाच्या अतीत जा मी तुम्हाला मला आता हे किती म्हटलं तरी विषय लांबवत जातो तो थांबवता येत नाही परंतु कालातीत म्हणजे काय आहे मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मला एस एम एस करून तुम्हाला धर्मयज्ञ हवं असेल तर त्याचा पत्ता तुमचा कळवा मला तुम्हाला धर्मयज्ञ द्यायचा आहे द्यायचं आहे कारण त्याच्यात काही विषय विषयानुसार प्रसंगानुसार येतात हो आणि ते समजून घ्यायला पाहिजेत आता इथं देश आणि काल यांना मनात थारा देऊ नये म्हटले कालाला थारा देऊ नये ह्याचा अर्थ काय आणि मी या अवस्थेला कालातीत जाऊ शकतो का तुम्हाला मी एक सत्य घटना सांगतो आणि ती सत्य घटना सद्गुरु टेंबेस्वामी महाराजांनी सांगितलेली आहे विश्वास ठेवा माणूस <coughs> कालातीत जाऊ शकतो आणि ही सत्य घटना टेंबेस्वामींच्या काळातली किंवा त्याच्या आधीच्या काळातली असेल म्हणजे काही हजारो वर्षापूर्वीची नव्हे परंतु एक संत महात्मा कालातीत गेलेले होते त्यांच्याबद्दलची घटना तुम्हाला सांगतो परंतु या इथं आपण अल्पविराम घेऊ पुढच्या प्रवचनात मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो नारायण हरी